आला आला आला अहो काय आला आला आला आवाज रेडिओचा एकशे सात पॉइंट आठ एफ एम चा मिळवा माहिती आणि ज्ञान आनंद आणि रंजन त्याला म्हणतात पुणेरी आवाज जी जी जी त्याला म्हणतात पुणेरी आवाज जी जी जी जी जी जी पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आणि आनंद लुटा नमस्कार आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर आपण सर्वांचा खूप खूप स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रमाचे आजचे आपले खास पाहुणे किरणजी आहेत ॲज ए इंजिनियर अँड कवी आहेत लेखक आहेत बरेचसे त्यांनी आपला साहित्य जगतमध्ये लिहिण्याच्या हॉबी आहे त्यांच्या ते सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून ऐकूया आणि आजच्या या एपिसोडमध्ये किरण सरांचा खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर खूप मस्त वाटतंय आणि मन भरून आलंय की मला तुम्ही ही संधी दिली त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं नाव किरण चव्हाण मी प्रॉपर कोल्हापूरचा रांगड्या मातीतला लेखनाची आवड ही लहानपणापासूनच होती शब्द जुळवताना वाटत नव्हतं की आपल्याला हे जमेल परंतु एक क्षण असा होता त्या क्षणामध्ये मला कळलं की हो आहे तिथून सुरुवात झाली लेखनाला वडील साधं फरशी फिटिंग करतात आई घरचंच काम करते जॉईंट फॅमिली आहे मोठा परिवार दहा जणांची फॅमिली आहे आमची असं मागं कोणी लिहिणारं नव्हतं त्यामुळं मला स्वतःला अनुभूती आली नव्हती की मी लिहीन परंतु शब्दांची जुळवाजुळव आपोआप होत गेली आणि आज मी इथंपर्यंत पोचलो हा त्यानंतर इंजिनिअरिंग ही फील्ड कशी झाली की दहावीनंतर दहावीला चांगले मार्क्स पडले देन स्ट्रीम चेंज झाली की अकरा बारावी न करता डिप्लोमा करूयात तिथून मग civil engineering diploma degree complete केली आणि एम टेक कम्प्लीट करून मी सध्या तर पुण्यामध्ये जॉब करतोय वा छान किरण चव्हाण मला एक विचारायचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये बरेच काही गोष्टी येतात जातात आणि कुठेतरी एक असा वेळ येतो जिथे आपण संघर्ष करत राहतो तर आपल्या जीवनामध्ये संघर्ष कधी आणि कोणत्या वेळी होता हा संघर्ष असा होता की सुरुवात झाली माझ्या माध्यमिक शिक्षणापासून माध्यमिक शिक्षणामध्ये असताना एक आठवी नववीचा पिरियड होता त्यामध्ये मला मार्क्स कमी भेटायचे सुरुवात होते ती संघर्ष म्हणजे काय असतो तेव्हा मला कळलं आपले मित्र पुढे जात आहेत म्हणजे आपण काहीतरी कमी पडतोय आपलं काहीतरी कमी पडते की आपल्याला मार्क्स कमी पडत आहे मग देन तेव्हा ठरवलं की आपण काहीतरी करायला हवं मग ह्याचा परिणाम असा होता की कष्ट केलं कष्ट केलं दहावीला चांगले मार्क्स पडले त्यानंतर गव्हर्नमेंटला ॲडमिशन भेटलं गव्हर्नमेंट कॉलेज ॲडमिशन भेटलं स्कॉलरशिपमध्ये माझा डिप्लोमा पूर्ण झाला देन डिग्री कंप्लीट झाली डिग्री कंप्लीट झाली त्यानंतर सुद्धा कम्प्लीट झालं क संघर्षाची पहिली गोष्ट होती माझ्यासाठी ती म्हणजे जॉब कारण जेव्हा मी एमटेक कंप्लीट केलं तेव्हा जॉब मिळणं खूप मुश्किल झालं अच्छा अच्छा अच्छा खूप मोठ्या कॉलेजमध्ये मी एमटेक केलं V I T Vellore institute of technology Chennai तिथून मी एमटेक केलं तरीही जॉब मिळाला नाही मलाच नाही सर सगळ्यांना आमच्यात कुणाला जॉब भेटला नाही मोजक्या चार पाच जणांना जॉब भेटला मग आयुष्य आयुष्याची सुरुवात झाली ती सप्टेंबर गणपतीच्या आईन अनंत चतुर्थीला मला पुण्यात जॉब भेटला तो फक्त पाच हजाराचा होता जरी मार्क्स चांगले भेटले तरी संघर्षाची ती पहिली वेळ होती पाच हजारावर राबण्याची सुरुवात झाली पुण्यामध्ये एंट्री झाली त्यानंतर एका करवी दुसऱ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि आज मी चांगल्या पोझिशनला आहे म्हणजे फक्त आयुष्यात मला एवढंच कळलं की संधी मिळते फक्त ती आपण स्वीकारायला हवी स्वीकारायला <clears throat> नक्कीच खूपच एक वेगळा एक्सपिरियन्स तुम्ही आपला सर्व श्रोतांना सांगितला आणि कधीकधी असं वाटतो की आपण चार पाच वर्ष डिग्री हासिल करायला लावतो दहावी बारावी नंतर आणि त्याच्यानंतर डिग्री आलं का आपल्याला वाटतो की लगेच नोकरी मिळायला पाहिजे आणि जेव्हा नोकरी मिळत नाही त्यावेळी खरं आपल्या जीवनाची परीक्षा होते आणि घरचे लोकांकडून जेवढं आपण पैसे घेऊन शिक्षणाला लावलेलं असतात लाख दोन लाख चार लाख पाच लाख मग त्यावेळी घरच्या लोकांनाही काय सांगायचं किंवा तेही काय आपल्याला सांगतील हे काय कळेन असं असं होतं आहे आता त्यावेळी नक्कीच थोडासा एक संघर्ष पिरियड म्हणजे एक काय म्हणतात रिसेशन पिरियड आपण म्हणू शकतो आपल्या लाईफचा एक नवा टप्पा असतो आपला शाळेत जीवनापासून किंवा कॉलेज शिक्षणाचा सोडून जेव्हा आपण आपल्या पायावर उभा राहण्याची जे प्रयत्न आपण करत असतो त्यावेळी नक्कीच काहीतरी आपल्याला एक संघर्ष करावा लागतो आणि मला वाटतं सर्वांनाच करायला लागतो ते तुम्ही सांगितले आणि आता विचारायचं म्हणजे एक असं एक कवी म्हणून तुम्ही आपल्या पोएम्स वगैरे लिहितात किंवा लेखन लिहितात तर साहित्य जगतचं रुची हां सुरुवात अशी झाली की लेखन करताना शब्द जुळवताना पहिल्यांदा विषय होता प्रेम आणि मैत्री त्याच्या पलीकडे मी कधी गेलो नाही ज्यावेळी फक्त शब्द जुळवायला जमत होते अशी एखादी कविता महिन्यातून दोन महिन्यातून वर्षातून व्हायची पण एक विद्योदय नावाची संस्था आहे कोल्हापूरमध्ये माझ्या गावीच आहे तिथं त्यांना पथनाट्य लिहिणारा एक माणूस पाहिजे होता व्यक्ती पाहिजे होता मग मी तिथे माझी बहीण त्या संस्थेमध्ये क्लासला जात होती मग मी म्हटलं की मला भेटेल का संधी मग दादांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि लेखन त्यांना आवडलं देन मला त्यांनी त्यांच्या पथनाट्याच्या स्क्रिप्ट लिहिण्यासाठी लिहिण्याचं काम मला दिलं मग तिथून लेखनाला खरी सुरुवात झाली तिथून सर्व विषय हे सामाजिक होते स्त्री भ्रूण हत्या बालक पालक आजचं शिक्षण धर्म जात ह्या गोष्टींवर लेखन करायला मला जमलं त्यावेळी मला कळालं की हा पण लिहू शकतो मग तिथून ही पुढे गेली गाडी आणि त्याच इथंपर्यंत आले मग तिथून मी शब्द मनातले हे पेज इंस्टाग्रामवर ओपन केलं दोन वर्षापूर्वी एक दीड दोन वर्ष झालेत त्यामध्ये आजपर्यंत मला पंचवीस हजार फॉलोअर्स आहेत म्हणजे तितकं झालं आता त्या लोकांपर्यंत कविता लेखन जे काही असेल भावना शब्द सगळे पोचले अरे वा <laughs> नक्कीच फारच सुंदर एक्सपिरियन्स आपण शेअर केला कसं सुरुवात झाली साहित्य जगतची तुमच्या हातातून आणि पहिले तुम्ही दोन ओळी तीन ओळी चार ओळी किंवा कविता म्हणा एक टायटल घेऊन तुम्ही सुरुवात केली आणि त्याच्यात आता वाढत चालले आणि एक वेगळा आनंद मिळत असेल तुम्हाला या जगात खूप आनंद कारण कसं आहे की डिप्रेशन म्हणा किंवा आनंदाची आनंदाचा आनंदाचा क्षण किंवा डिप्रेशन दोन्ही गोष्टी असल्या तरी एक गोष्ट आहे माझ्याकडे त्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी किंवा त्या गोष्टी सेलिब्रेट करण्यासाठी लिखाण लिहून काढणे त्या गोष्टीला आपल्या शब्दात उतरवणे नक्कीच फार सुंदर एक्सपिरियन्स आपण शेअर करतायत आणि आता विचारायचं म्हणजे आपण रेडिओमध्ये बरेच गप्पा गोष्टी करताना एक संगीत पण एक विषय असतो प्रत्येक व्यक्तीला कुठे ना कुठे संगीत हा आवडणारा एक विषय असतो प्रत्येकाची संगीत ऐकण्याची एक पद्धत वेगळी असते कोणी क्लासिकल कोणी भक्ती भावगीत कोणी लोकगीतं ऐकतात तर तुमची संगीताबद्दल काय विचार आहेत हां संगीताबद्दल माझे विचार म्हणजे कसं आहे की ते मूडवर पण डिपेंड असेल ओके जसा मूड असेल <laughs> कसं जर बेसिकली बघायला गेलं तर मला शांत गाणी आवडतात शांत जे असेल ते ऐकायला आवडतं म्हणजे जे शांत असेल ते मला खूप आवडतं जिथं शांत माझं तिथं मन शांत असतं मला ते खूप आवडतं म्हणजे गाणी असं नाही की मी डीजे मध्ये नाचत नाही हो, हो. त्या त्या सेलिब्रेशन मध्ये सुद्धा नसतो खरं ते प्रमाणात प्रमाणात प्रमाणात आणि ते वेगळा प्रसंग वेगळ्या खरं रेग्युलरली मी गाणी ही शांत ऐकतो हो, हो. एका शांतीचं गाणं तुम्ही तुमच्या मनाचा जे मनस्पर्शी गाणं असेल तुमच्या नेहमी ऐकणं असं वाटत असेल त्या गाण्याच्या बद्दल सांगा हां म्हणजे शांत म्हणलं तर म्हणलं लव सॉंग आहे पाणी दा रंग नोट पिक्चर मला ना एक लाईन म्हणा त्याच्या दा रंग वेख के अख्खी आजू अंजू रोण दे ते गाणं <laughs> आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर एक मुलाखत कार्यक्रम आणि आजचे आपले खास पाहुणे किरण चव्हाण आहे त्यांच्याशी आपण बोलत आहे आता घेऊया एक छोटासा ब्रेक ऐकूया फारच सुंदर गाणं किरण चव्हाण जे आठवण केलं आपल्याला आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F M खुश रहिये खुशिया बाटिये ਪਾਣੀ ਦਾ ਰੰਗ ਵੇਖ ਕੇ ਪਾਣੀ ਦਾ ਰੰਗ ਵੇਖ ਕੇ ਪਾਣੀ ਦਾ ਰੰਗ ਵੇਖ ਕੇ ਅੱਖੀਆਂ ਚੋਂ ਹੰਝੂਰ ਉੜਦੇ ਅੱਖੀਆਂ ਚੋਂ ਹੰਝੂਰ ਉੜਦੇ ਕੇ ਅੱਖੀਆਂ ਮਿਲਾਉਂਦੇ ਨਾ ਜਾਣਾ ਮੈਂ ਤੂੰ ਕਭੀ ਛੋੜ ਤੇਰੇ ਉੱਤੇ ਮਰਦਾ ਪਿਆਰ ਤੈਨੂੰ ਕਰਦਾ ਮਿਲੇਗਾ ਤੁਝੇ ਨਾ ਕੋਈ ਔਰ ਤੂੰ ਵੀ ਆ ਸਭ ਕੋ ਛੋੜ ਕੇ ਤੂੰ ਵੀ ਆ ਸਭ ਕੋ ਛੋੜ ਕੇ ਮੇਰੇ अखियां जो हंजूर उड़दे अखियां जो हंजूर उड़दे पानी दा रंग वेक के पानी दा रंग वेक के पानी दा रंग वेक के अखियां जो Akia Johan Johan आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आणि आनंद लुटा नमस्कार आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर आपण सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आणि आजचे विशेष पाहुणे आहेत किरण चव्हाण त्यांच्याशी आपण बोलतोय तर किरण चव्हाण सर परत एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर धन्यवाद <laughs> आणि आता विचारायचं म्हणजे आपण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काही ना काही एक हॅबिट्स असतात म्हणजे रुची काय म्हणतात त्याला सवय असतात छंद छंद म्हणू शकता आवड म्हणू शकता तर तुमचे हॉबीज काय काय आहेत ते सांगा नक्कीच सर छंद म्हणजे सगळ्यात आत्ता झालेला म्हणजे तो पहिल्यापासूनही आहे खरं आत्ता अनुभव अनुभवते आलेला छंद म्हणजे असेल तो लेखन माझा त्यापेक्षा दुसरं म्हणाल तर मला खेळायला खूप आवडतं क्रिकेट त्यानंतर स्विमिंग खूप आवडतं इतकं पुढे गेलो नाही खरं मला करायला खूप आवडतं अच्छा अच्छा गावी गेलो की जर वेळ भेटला तर मी नक्की स्विमिंग करतो ह्या गोष्टी आहेत त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की शांत मला शांतता आवडते तर अशा एका शांत ठिकाणी जाऊन निवांत बसणं जिथं कुठलाच विचार नाही फक्त माझ्याशी मी बोलणं हा माझा आवडता छंद आहे <laughs> स्वतःशी बोलणं माझा आवडता छंद आहे अरे वा हा आणि आत्ता जास्ती गोष्ट जास्ती मी करतो ते म्हणजे की शब्द मनातले पेज अशासाठी काढलं की किंवा शब्द मनातली ही गोष्ट अशी आहे की सर्वांच्या मनातले शब्द लिहिण्याचं लिहिता येतील का ह्याचा प्रयत्न मी करतो म्हणजे दुसऱ्याचं दुःख असू दे सुख असू दे लिहायचं फारच सुंदर एक्सपिरियन्स आपण शेअर करताय आणि जसं लिहिण्याचं तुमचं हॉबी आहे आणि लिहिता लिहिता तुम्हाला एक वेगळा अनुभूती होतो आणि प्रसंग कुठलाही असू द्या दुःखाचा असू दे सुखाचा असू दे दोन्ही वेळेला तुम्ही लिहिणं हा तुमचा हॉबी बनलाय दोघंही असं सिच्युएशनमध्ये तुम्ही स्वतःला आपल्याला एक वेगळा अनुभव करतात yes. तर नक्कीच फारच आनंद वाटतोय ह्या सगळ्या गोष्टी बरेच असतात सुखदुःखाचा प्रसंग येत जातो परंतु आपला स्वभाव किंवा आपला छंद असेल ते आपल्याला नेहमी दुःख आणि सुखापासून वेगळाच ठेवते बरोबर आहे बरोबर आहे <laughs> आणि नक्कीच मी असं वाटतो की छंद तुमच्याकडे आवडीचा असेल आणि त्याला तुम्ही करताय तर नक्कीच तुम्ही एक वेगळा जगामध्ये वावरत असतात नक्कीच कारण मलाही तसं वाटतं की कारण तो लिहिणारा व्यक्ती वेगळा आणि मी असणारा वेगळा असंच वाटतं कधी कधी तर ते एक एक प्रसंग आहे त्याला शब्द आपण बोलू शकत नाही किंवा शब्दाने ते आपण त्याला काय म्हणतात व्यक्त करू शकत नाही डिस्क्राईब करू शकत नाही अशी गोष्टी असतात म्हणून जगामध्ये बरेच लोक असतात परंतु कलावंत लोक कमी असतात <laughs> त्याच्या म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की ते मला देवाकडून शक्ती मिळाली शक्ती मिळाली तेवढंच आहे हां आणि असं नाही की लोकांमध्ये कला नाही आहे परंतु त्याला एक सपोर्ट किंवा त्याला एक मंच देणं त्याला प्रेझेंटेशन करणं त्याला अभिव्यक्त करणं हा एक कला आहे हो ते महत्व ते महत्त्वाचं आहे ते सगळ्यांना ते अभिव्यक्त करणं येत नाही कधी कधी सुद्धा आपण ते करू शकत नाही अशी पण गोष्ट आमच्यासमोर येतो तर नक्कीच तुम्हाला आवडत असेल या सगळ्या गोष्टी करायला पोयम्स आहे किंवा लेख आहे ते वाचून आम्हालाही आनंद वाटतो आणि जाता जाता मी आपल्या श्रोता मित्रांना एकच सांगायला इच्छितो की एक मेसेज किंवा एक अनुभव म्हणून तुम्ही काय सांगणार माझा मॅसेज हाच असेल नेहमी सगळ्यांना की जातपात यामध्ये माणूस अडकला आहे त्याबद्दल एक छोट्याशा ओळी आहेत माझ्या की अरे माणुसकीचा धर्म आपला प्रेम लागतंय त्याला वाढवायला कशाला लागते धर्म जाताना मी कोणाचा सांगायला त्यामुळे माणसाने माणसाशी माणसासम वागावे हेच प्रार्थना आणि हेच मागणे एवढंच म्हणे <laughs> हाच अनुभव आणि हीच माझी विनंती सगळ्यांना <laughs> किरण चव्हाण सर खूपच आनंद वाटला तुमच्याशी गप्पा करताना आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही परत परत रेडिओमध्ये या आणि काही प्रसंग काही गोष्टी तुम्ही नक्कीच शेअर करा आणि एक चारोळी किंवा एक पोयम तुम्ही जाता जाता आमच्या श्रोतांना ऐकवा नक्कीच आयुष्यावर केलेली कविता आहे म्हणजे आयुष्य जगताना एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि माणूस जगताना काय विचार करतो आणि जगतो कसा त्याबद्दल थोड्यास थोडंसं लिहिण्याचा एक प्रयत्न केला ती कविता तुमच्या समोर मी सादर करतोय कवितेचा शीर्षक आहे आयुष्य कविता अशी की रीतच ही आयुष्याची माणसाला माणूस बनविणारे देव आहे की दानव याचा प्रत्यय आणून देणारे जगताना आयुष्य माणूस माणूस पण विसरून जातो कर्म करतो स्वतः आणि आयुष्याला गालबोट लावतो खेळात या आयुष्याच्या देवसुद्धा शोषित बनतो त्या क्षणाच्या सुखापायी दानवसुद्धा आपलासा वाटतो जगताना आयुष्य हे त्या अपेक्षा एकत्र कराव्यात जगताना आयुष्य हे त्या अपेक्षा एकत्र कराव्यात आहे पांडुरंग सोबती म्हणून त्या चंद्रभागेत सोडाव्यात <laughs> शेवट कवितेचा असा करतो की कशाला हा सॉरी कशाला करावा कुणाशी सामना कशाला करावा कुणाशी सामना जगायला हवा कशाला विमा जगताना या धर्तीवर आधी माणूस बनून जागा हेच आयुष्य आहे हेच आयुष्य आहे अरे वा <laughs> फारच सुंदर कविता तुम्ही व्यक्त केला आणि आशा व्यक्त करतो आमच्या श्रोतांनाही फारच आनंद वाटत असेल तर किरण चव्हाण आपण या शोमध्ये येऊन आपले अभिव्यक्ती केली आपले भावनाही व्यक्त केला त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद मी पण खूप खूप तुमचा ऋणी आहे मला ही संधी दिल्याबद्दल नक्कीच आपण परत भेटूच लवकर नक्कीच नक्कीच आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा जीवन गाणे जीवन गाणे गाणे